ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय एकोणीसावा गायी आणि गोपांचा वनव्यातून बचाव शुकदेव म्हणाला एकदा गोपाळ खेळामध्ये गुंग झाले असता त्यांची गुरे स्वच्छंदपणे चरत गवताच्या लोभाने घनदाट जंगलात गेली त्यांची गुरे एका वनातून दुसऱ्या वनात जाता जाता उन्हाने तहान लागून व्याकुळ झाली आणि हम्रत हम्रत मुंज नावाच्या गवताने भरलेल्या वनात शिरली श्रीकृष्ण बलराम आदी गोपालांना जेव्हा शोधूनही जनावरांचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही तेव्हा त्यांना खेळण्याचा पश्चाताप झाला आपल्या उपजीविकेचे साधनच नाहीशी झाल्याने ते बेचेन झाले नंतर त्यांनी गायीच्या पावलांनी तुडवलेले व दाताने ओरबाडलेले गवत आणि जमिनीवर उमटलेल्या खुरांच्या खुनाच्या आधारे त्यांचा शोध घेण्यासाठी ते निघाले जाता जाता त्यांना आढळले की त्यांची गुरे मुंजारण्यामध्ये वाट चुकली असून हंबरडा फोडीत आहेत तेव्हा त्यांना त्यांनी तेथून वळवले त्यावेळी ते अतिशय थकले होते शिवाय त्यांना फार तहानसुद्धा लागली होती भगवान श्रीकृष्ण आपल्या मेघ गंभीर वाणीने गायीना नावाने हाका मारू लागले आपल्या नावाचा आवाज ऐकताच गायी अतिशय आनंदित होऊन हुंकार देऊ लागल्या तेवढ्याच त्या वनाला सगळीकडून अचानक जी वनवासी जीवांचा काळच अशी आग लागली त्याचबरोबर वारे वाहू लागल्याने आग भडकली आणि आपल्या भयंकर लोळांनी चराचराला भस्मसात करू लागली जेव्हा गोपाळाने आणि गुरांनी पाहिले की वनवाचारी बाजूंनी आपल्याकडेच येत आहे तेव्हा ती अत्यंत भयभीत झाली आणि मृत्यूच्या भीतीने घाबरलेले जीव ज्याप्रमाणे भगवंतांना शरण जातात त्याचप्रमाणे ती श्रीकृष्ण आणि बलरामांना शरण जाऊन म्हणाली महावीर श्रीकृष्णा श्रीकृष्णा परम प्रतापी बलरामा आम्ही आपणास शरण आलो आहोत या दावालनात आम्ही वरपळून जाणार तुम्ही आम्हाला वाचवा श्रीकृष्णा आमचे सर्व काही तूच आहेस मग आमचा नाश कसा होणार हे सर्व धर्म जाणणाऱ्या श्यामसुंदरा तूच आमचा रक्षण करता आम्हाला फक्त तुझाच आधार शुक म्हणतात आपल्या बांधवाची ही दिनवाणी प्रार्थना ऐकून भगवान श्रीहरी म्हणाली भिवू नका तुम्ही डोळे मिटा ठीक आहे असे म्हणून त्यांनी डोळे मिटताच योगेश्वर भगवंतानी ती भयंकर आग तोंडाने पिऊन टाकली आणि त्यांना त्या घोर संकटातून सोडवली यानंतर जेव्हा गोपाळ डोळे उघडून पाहतात तोच त्यांना आपण भांडीर वडाजवळ आहोत अशी दिसली अशा प्रकारे त्यांच्यानी गुरांची दावानलापासून सुटका झाल्याचे पाहून ते गोपाळ आश्चर्यचकित झाले श्रीकृष्णांची ही योगसिद्धी आणि योगमायेचा प्रभाव तसेच दावानलापासून आपले रक्षण झाल्याचे पाहून ते श्रीकृष्णांना देव मानू लागले संध्याकाळ झाल्यानंतर बलरामाबरोबर भगवान श्रीकृष्ण गायीना माघारी वळून बासरी वाजवीत व्रजाकडे आले त्यावेळी गोपाळ त्यांची स्तुती करीत येत होते इकडे व्रजामध्ये श्रीकृष्णांच्या अनुपस्थितीत गोपींना एक एक क्षण शंभर शंभर युगाप्रमाणे वाटत होता जेव्हा त्यांचे दर्शन झाले तेव्हा त्यांना परमानंद झाला या ठिकाणी एकोणीसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू